आता वियोग संपला प्रियतमाशी विरहिणीची भेट झाली आता त्या वेदाना त्या यातना ती दुःख ती जागरण या सगळ्यांचा अंत झाला भक्ताला भगवंताची प्राप्ती झाली आता यानंतर त्याचं मन एकनिष्ठ राहावं की नाही परंतु माणसाच्या मनाची गंमत अशी असते की ते अत्यंत चंचल असतं ज्ञानेश्वरांनी या मनावर भ्रमराचं रूपक केलेलं आहे भ्रमर अत्यंत रसिक असतो सौंदर्य लुब्ध असतो आपल्या आवडत्या फुलांवर तो इतका बेभानपणे प्रेम करतो की त्याला कशाची जाणीव राहत नाही एका कवीनी त्याच्या या सौंदर्य लुब्धतेचं अतिशय रमणीय वर्णन केलेलं आहे कमलाच्या मकरंदाचा आस्वाद घेत असताना एक भ्रमर इतका बेभान झाला की सूर्य केव्हा मावळला संध्याकाळ केव्हा झाली हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही लक्षात आल्यावर एवढंच कळलं की आपण कमलाच्या कोमल कैदेमध्ये बंदिस्त होऊन पडलो आहोत कमलावर त्याचं इतकं प्रेम होतं ज्याने आपल्याला इतका मधुर मकरंद दिला त्याच्याबद्दलची इतकी कृतज्ञता होती आणि त्यामुळे रात्रभर ती कैद सहन करीत तो तिथे पडून राहिला जराशी जरी हालचाल त्यांनी केली असती तरी कमलाच्या पाकळ्या फाटून गेल्या असत्या आणि त्यातून त्याला वाट काढून निस्तून जाणं सहज शक्य होतं पण तो एवढीशीही हालचाल न करता रात्रभर ती कैद सहन करतो मनामध्ये विचार करतो की हा आहे किती वेळ केव्हा ना केव्हा तरी रात्र ओसरेल ना केव्हा ना केव्हा तरी पहाट होईल ना रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम ही रात्र केव्हा ना केव्हा तरी ओसरेल आणि पहाट होईल भास्वान उदेश्यती हसिष्यती पंकजश्री सूर्य उगवेल आणि कमळं उमलू लागतील कमल उमललीत की आपल्याला इथून निसटून जाता येईल आणि आपली सुटका करून घेता येईल इथं विचारयती कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गजमुज्जाहार बिचारा असा चिंतन करतोय असे विचार करतोय तेवढ्यात एका मदांध हत्तीचं तिथे आगमन होतं तो आपल्या सुंडेनी तो बसलेला कमलाचं फूल तोडून घेतो अत्यंत बेपरवाईने जमिनीवर फेकतो अत्यंत निर्दयपणे ते पायदळी तुडवतो परिणामी ते कमलाचं फूल त्या कमलामध्ये बसलेला भ्रमर त्याच्यावर प्रेम करणारा त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेणारा त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा आपल्या सुटकेच्या स्वप्नासहित हत्तीच्या पायाखाली पार चिरडला जातो स्वतःच्या प्राणांच्या मोबदल्यात आपली रसिकता टिकवून धरण्याची ख्याती असलेला भ्रमर एका अवगुणासाठी बदनाम सुद्धा असल्याचं ज्ञानेश्वर आपल्याला अचूकपणे दाखवून देतात तो अवगुण म्हणजे त्याचा चंचलपणा तो एका ठिकाणी टिकत नाही त्याचं प्रेमसुद्धा कायम राहत नाही आता अनायसे ज्ञानेश्वर त्याला म्हणतात की आपल्या जीविताचं साफल्य ठरणाऱ्या परमेश्वराच्या चरणकमलाचा लाभ तुला घडलेला आहे हे चरणकमल म्हणजे जगातलं सौंदर्य सर्वस्व आहे नुसतं सौंदर्य सर्वस्व नाही हे शाश्वत आहे हे सौंदर्य विटणार नाही कोमेडणार नाही विरळ होणार नाही शुष्क होणार नाही या कमलाचा आस्वाद घेण्याचं भाग्य तुला लाभलंय आता हे सोडून जाण्याचा विचार मनामध्ये आणू नकोस या चरणकमलांचा सुगंध कृपेसारखा संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे तेव्हा अत्यंत सुंदर असणाऱ्या या चरणकमलांचा त्याग करण्याची दुर्बुद्धी तुला होऊ नये असं ज्ञानेश्वर त्याला कळवळून विनवता आहे